ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय शेहेचाळीसावा उद्धवाचे व्रजगमन श्री शुकदेव म्हणाला उद्धव हा एक वृष्णीचा श्रेष्ठ मंत्री होता तो साक्षात बृहस्पतीचा शिष्य असून अतिशय बुद्धिमान होता तसाच तो श्रीकृष्णांचा प्रिय मित्रही होता शरणागतांची सर्व दुःखे नाहीशी करणारे भगवान श्रीकृष्ण एके दिवशी आपला अनन्य प्रिय भक्त उद्धव याचा हात हातात घेऊन म्हणाली हे सौम्य उद्धवा तू व्रजामध्ये जा तिथे जाऊन माझ्या माता पित्यांना आनंदित कर तसेच माझा विरह झाल्याने गोपींना जे दुःख झाले ते त्यांना माझा निरोप सांगून दूर कर गोपींचे मन प्राण नित्य माझ्यामध्येच लागून राहिलेले आहेत त्यांचे जीवन त्यांचे सर्वस्व मीच आहे माझ्यासाठी त्यांनी आपले पती पुत्र इत्यादींना सोडले आहे त्यांनी मनाने सुद्धा मलाच आपला प्रियतम आत्मा मानले आहे ज्यांनी माझ्यासाठी लौकिक पारलौकिक धर्म सोडून दिले त्यांचे पालनपोषण मी करतो प्रिय उद्धवा त्या गोपींचा परमा प्रियतम मी इथे दूर असल्यामुळे माझे स्मरण होऊन त्यांची शुद्ध हरपते माझ्या विरहामुळे माझ्या भेटीची उत्खंठा वाढून त्या व्याकुळ होत असतात मनमय झालेल्या माझ्या गोपी मी येईन असे सांगितल्यामुळेच अत्यंत कष्टाने कसे बसे आपले प्राण धरून आहेत शुक म्हणाला राजा श्रीकृष्ण असे म्हणाले तेव्हा अत्यंत आदरपूर्वक उद्धव आपल्या स्वामींचा संदेश घेऊन रथावर आरूढ होऊन नंद गोकुळाकडे निघाला उद्धव सूर्यास्ताच्या वेळी नंदाच्या व्रजामध्ये पोहोचला त्यावेळी रानातून परत येणाऱ्या गुरांच्या खुरामुळे उडालेल्या धुळीने त्याचा रथ झाकून गेला होता व्रजभूमीमध्ये माझावर आलेल्या गायीसाठी माजलेले बैल आपापसात झुंजत होते त्यांच्या हंबरण्याने व्रजभूमी दुमदुमून गेली होती नुकत्याच व्यालेल्या गायी दुधाने भरलेल्या सडानिशी आपापल्या वासरांकडे धावत निघाल्या होत्या इकडे तिकडे उड्या मारणाऱ्या पांढऱ्या वासरांनी गोकुळ शोभत होते गायींच्या धारा काढण्याचा आवाज आणि वेणूंचा मधुर आवाज ऐकू येत होता तिथे सुंदर वस्त्रालंकार घातलेल्या गोपी व गोप श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होते त्यामुळे ते गोकुळ अधिक शोभत होते तेथे गोपांच्या घरामध्ये अग्नी सूर्य अतिथी गायी आणि देवता पित्रांची धूप दीप फुले इत्यादींनी पूजा होत होती त्यामुळे सगळा व्रत मनोरम दिसत होता चारी बाजूनी वने फुलांनी लहडलेली होती पक्षी किलबिलाट करीत होती आणि भुंगे गुणगुणत होते तेथील जलाशय कमळाच्या ताटव्यानी व हंस करडुवा इत्यादी पक्ष्यांनी शोभत होते श्रीकृष्णांचा प्रिय भक्त उद्धव जेव्हा व्रजामध्ये आला तेव्हा त्याची भेट घेऊन नंद अतिशय प्रसन्न झाली त्यांनी त्याला आलिंगन देऊन त्याचा श्रीकृष्ण समजून सन्मान केला त्याला पकवानाचे भोजन वाढली नंतर तो आरामात पलंगावर पहुडला तेव्हा त्याचे पाय वगैरे चेपून त्याचा प्रवासाचा शीन दूर केला नंतर नंदाने त्याला विचारले हे भाग्यवान उद्धवा आमचा मित्र वसुदेव आता तुरुंगातून मुक्त झाला तो सुरद पुत्र इत्यादींच्या सह खुशाल आहे ना आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणून पापी कंस अनुयायासह मारला गेला हे छान झाले कारण तो धार्मिक व सत्शील यदुवंशीयांचा नेहमी द्वेष करीत असे बरे तर उद्धवा श्रीकृष्णाला आम्हा लोकांची कधी आठवण येते का इथे त्याची आई आहे हितचिंतक मित्र असे गोप आहेत त्यांनाच आपले स्वामी मानणारे हे व्रजातील लोक आहेत गायी वृंदावन आणि हा गोवर्धनही आहे या सर्वांची त्याला कधी आठवण होते का आपल्या बांधवांना भेटण्यासाठी आमचा गोविंद एकदा तरी इकडे येईल का तो जर इथे आला तर आम्ही त्याचे ते सुंदर नाक असलेली व सुहास्य नजरेने पाहणारे मुखकमल पाहू शकू उदार हृदयी श्रीकृष्णाने जे टाळण्याचा आमच्याकडे काहीही उपाय नव्हता त्या वनवा तुफान पाऊस वृषासूर अजगर इत्यादी मृत्यूंच्या अनेक प्रसंगातून आमचे रक्षण केले उद्धवा आम्हाला श्रीकृष्णांचे पराक्रम विलासपूर्ण नेत्र कटाक्ष मनोहर हास्य मधुर भाषण इत्यादींची आठवण येते तेव्हा आमची दुसरी कामे थांबून जातात श्रीकृष्णाच्या चरणचिन्हाने विभूषित झालेली नदी पर्वत वने क्रीडांगणे इत्यादी आम्ही पाहू लागतो तेव्हा आमचे मन तन्मय होऊन जाते देवांच्या महान कार्यासाठी इथे अवतरलेले रामकृष्ण हे श्रेष्ठ देव आहेत असे मी मानतो कारण गर्गाचार्यानीच मला तसे सांगितले होते सिंह जसा पशूंना सहज मारतो त्याचप्रमाणे त्यांनी दहा हजार हत्तींचे बळ असणारा कंस त्याचे दोन पहिलवान आणि गजराज कुवलया पीड यांना सहज मारले हत्तीने एखादी काठी मोडावी त्याप्रमाणे त्याने तीन ताड लांब असे अत्यंत बळकट धनुष्य तोडली तसेच एकाच हाताने सात दिवसपर्यंत पर्वत उचलून धरला ज्यांनी सुरासुरावर विजय मिळवला होता त्या प्रलंब धेनूक आरिष्ट प्रणावर्त बक इत्यादी दैत्यांना त्याने सहज मारली श्री शुक म्हणाला श्रीकृष्णाच्या प्रेमात रंगून गेलेले नंद अशा प्रकारे जेव्हा त्यांच्या एकेका लिलेचे स्मरण करू लागले तेव्हा त्यांच्या प्रेमाला पूर आला त्यामुळे ते व्याकुळ झाली आणि उत्खंठ अतिशय वाढल्यामुळे शेवटी स्तब्ध झाली नंद सांगत असलेल्या श्रीकृष्णाच्या लीला ऐकून यशोद्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते आणि पुत्रस्नेहामुळे तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहत होत्या नंद आणि यशोदा यांचे श्रीकृष्णाबद्दलचे प्रगाढ प्रेम पाहून उद्धव आनंदमग्न होऊन त्यांना म्हणाला उद्धव म्हणाला हे मान्यवर चराचराचे गुरु असणाऱ्या नारायणाबद्दल आपल्या मनात इतका प्रेमभाव आहे म्हणून आपण दोघे सर्वांमध्ये अत्यंत भाग्यवान आहात यामध्ये मुळीच संशय नाही बलराम आणि श्रीकृष्ण पुराण पुरुष आहेत ते साऱ्या विश्वाचे उपादान कारण आणि निमित्त कारण आहेत पुरुष आणि प्रकृती तेच आहेत हेच दोघेजण सगळ्यांच्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरामध्ये राहणाऱ्या प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवाचे नियमन करतात जो जीव मृत्यूच्या वेळी आपले शुद्ध मन एक क्षणभर का होईना त्यांच्या ठिकाणी एकाग्र करतो तो सर्व कर्मवासनांना धुवून टाकतो आणि लगेच सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो जे सर्वांची आत्मा आणि परम कारण आहेत ते नारायणच दुष्ट निर्दालन व साधू रक्षण करण्यासाठी मनुष्यासारखे शरीर धारण करून इथे प्रकट झाले आहेत हे महात्म्यानो त्यांच्या ठिकाणीच असा सुदृढ प्रेमभाव धारण करा मग आपल्या दोघांना कोणते शुभ कर्म करायचे शिल्लक राहणार आहे भक्त वत्सल येदुकुल श्रेष्ठ भगवान श्रीकृष्ण थोड्याच दिवसात व्रजामध्ये येतील आणि आपल्या दोघा आईवडिलांना आनंदित करतील सर्व यादवांचा शत्रू असणाऱ्या कंसाला आखाड्यात मारून आपल्या जवळ येऊन कृष्णाने जे म्हटले ते म्हणणे ते खरे करतील हे भाग्यशाली माता पित्यानु खेद करू नका तुम्ही श्रीकृष्णांना आपल्या जवळच पाहाल कारण जसा लाकडामध्ये अग्नी नेहमी व्यापून असतो त्याचप्रमाणे ते सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये नेहमी विराजमान असतात त्यांना अभिमान कारणाने त्यांना कोणी प्रिय नाही की कोणी अप्रिय नाही त्यांचा सर्वांमध्ये समभाव असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की कोणी अधम नाही एवढेच काय त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही त्यांचे कोणी माता पिता नाहीत किंवा पत्नी पुत्र नाहीत त्यांना कोणी आपला नाही की परका नाही तसाच देह नाही की जन्मही नाही या लोकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही तरी सुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला म्हणून देव आणि सात्विक मत्स्य इत्यादी तामस तसेच मनुष्य इत्यादी मिश्र योनीत शरीर धारण करतात भगवान अजन्मा व गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व रज आणि तम या तीन गुणांचा स्वीकार करून त्यांच्याद्वारा जगाची उत्पत्ती पालन आणि संहार करतात ज्याप्रमाणे मनुष्य वेगाने गोल फिरतो तेव्हा सगळी पृथ्वी फिरते असे त्याला वाटते त्याप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच असूनही त्या चित्तामध्ये अहमबुद्धी असल्याकारणाने भ्रमाने आत्मा स्वतःलाच करता समजू लागतो भगवान श्रीकृष्ण हे फक्त आपल्या दोघांचेच पुत्र नाहीत तर ते सर्व प्राण्यांची आत्मा पुत्र पिता माता आणि स्वामी सुद्धा आहेत जे काही पाहिले किंवा ऐकले जाते मग ते भूतकाळ वर्तमान काळ किंवा भविष्य काळाशी संबंधित असो स्थावर असो की जंगम महान असो की लहान अशी कोणतीच वस्तू नाही की जी श्रीकृष्णांपासून वेगळी आहे त्यांच्या व्यतिरिक्त खरे पाहता कोणतीच वस्तू नाही वास्तविक सत्य फक्त तेच आहेत परीक्षिता उद्धव आणि नंद अशा प्रकारे आपापसात गोष्टी करीत असता रात्र संपून गेली पहाटे गोपी उठल्या दिवे लावून त्यांनी वास्तुदेवतेचे पूजन केले आणि नंतरच्या दही घुसळू लागल्या गोपींच्या हातातील बांगड्या दोरी वर्तनात चमकत होत्या त्यांचे नितंब स्तन आणि गळ्यातील हार हालत होती हलणारी कुंडली त्यांच्या मंडित गालांची लाली वाढवित होती त्यांच्या अलंकारातील रत्ने दिव्यांच्या प्रकाशाने अधिकच झगमगत होती त्यावेळी गोपी कमलनयन श्रीकृष्णांच्या चरित्रांची मोठ्याने गायन करीत होत्या त्यांचे ते गाणे दही घुसळण्याच्या आवाजात मिसळून स्वर्गापर्यंत जाऊन पोहोचले त्या स्वर लहरी सगळीकडे पसरून सर्व दिशांचे अमंगल नाहीशी करीत जेव्हा भगवान सूर्य नारायणांचा उदय झाला तेव्हा नंदाच्या दरवाजासमोर एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगणानी पाहिले एक सोन्याचा रथ उभा असल्याचे व्रजांगणानी पाहिले हा रथ कुणाचा आहे असे त्या एकमेकांना विचारू लागल्या एक गोपी म्हणाली कंसाचा हेतू साध्य करण्यासाठी कमलनयन श्यामसुंदरांना येथून मथुरेला घेऊन जाणारा अक्रूर तर पुन्हा आला नाही ना दुसरी एक गोपी म्हणाली आता तो आम्हाला घेऊन जाऊन काय करणार आपल्या मरण पावलेल्या राजा कंसाचे पिंडदान तर करणार नाही ना व्रज वाशिनी स्त्रिया अशा प्रकारे आपापसात बोलत होत्या तेवढ्यात नित्यकर्मी आटोपून उद्धव येऊन पोहोचला या ठिकाणी शेहेचाळीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण